श्रीराम समर्थ पंचिका अकरावी समास दुसरा निर्विकल्प समाधी प्रकार ज्यांना जागृती स्वप्न आणि सुषुप्ती असे म्हणतात त्यांची स्थिती स्वानुभवाच्या आधाराने वर्णन करतो लोकांमध्ये जागृती इत्यादी जी कल्पना असते त्यापेक्षा स्वानुभवातील त्याचे स्वरूप एकदम भिन्न असते तेच आता सांगतो प्रथम सुषुप्तीचे स्वरूप ऐका त्यानंतर स्वप्न अवस्थेचे स्वरूप ऐका नंतर जागृतीतील निर्विकल्प ब्रह्म समजून घ्या लोकव्यवहारातील जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्था म्हणजे अज्ञानजन्य भ्रमच होत या तिन्ही अवस्था म्हणजे खरी सुषुप्तीच आहे या अवस्थांमध्ये लोकांना निजवस्तू म्हणजे आत्मस्वरूपाची खबरही नसते ती खरी भ्रमरूप अवस्थाच आहे त्यामुळे लोक विनाकारण जन्ममरणरूप यातना भोगत असतात त्या निद्रेमध्ये पुण्यपाप स्वर्ग नरक इत्यादी पुष्कळ सुखदुःखे ते भोगतात पण त्या निद्रेतून त्यांना स्वप्न अथवा जागृती अजिबात प्राप्त होत नाही ज्याचे अनंत जन्माचे पुण्य गाठी असेल आणि जे पुण्य मार्गाने जाणारे असतील त्यांनाच ब्रह्म जाणावे अशी निच्छा निर्माण होते गुरु शास्त्र आणि विचार श्रवण मननादी साधने आणि स्वानुभवाने अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होतो यालाच स्वप्नावस्था म्हणतात या अवस्थेत सर्व चराचरे स्वप्नाप्रमाणे दिसतात स्वानुभवाने आत्मप्रतिती येते पण ती भ्रमरूप असते या स्वप्नावस्थेत जागृतीतल्या प्रमाणे वाटते पण ते माईक असते खोटे असते स्वानुभवात जर त्रिपुटी निर्माण होत असेल तर ती जागृती कशी म्हणावी नानात्वाचा एकामध्ये लय झाला अथवा एकाचा बहुधापणात विस्तार झाला या दोन्ही उर्मींचा लोप झाल्यानंतर आपण आपल्याला प्राप्त होऊ काहीही द्वैताचे भान नसता आपली आपल्याला प्राप्ती होते हीच स्वप्नातील जागृतीच्या अनुभवाची खूण आहे अनुभव अनुभविल्यामध्ये विरून अनुभवा वाचून अनुभव बनतो स्वतः निवांत असताही स्वप्नावस्थेकडे येतो तो स्वतः अनुभाव्य रूप म्हणजे अनुभवाचा विषय झाल्यावर अनुभव आणि अनुभविता विरून जातात तेव्हाच तो काही जागृतीकडे थोडाफार आला असे वाटते जागृतीमध्ये स्वप्नाची आठवण व्हावी तद्वत अनुभव्याची उठाठेव ठेवतो करतो पण या प्रकाराला जागृतीची पदवी देता येत नाही हे न बोलताच कळावे कारण बोलू पाहताच त्याला अर्थरूप येते त्रिपुटी आपोआप आटेल तीच जागृती होय त्रिपुटी रहित अनुभव येतो तो अनुभवी त्याला कसा कळेल शेवटी तो एकटाच पण एकटेपणाची जाणीव नसलेला असा उरतो रज्जूवरील सर्पाभासाप्रमाणे द्वैतच मुळात उत्पन्न झालेले नसते तो एकटाच असतो पण त्याला एकटेपण तरी कसे म्हणायचे कारण एक म्हणता दुसऱ्याची अपेक्षा असते तशी अपेक्षा येथे नसतेच इथे एकपणाही नाही काही व्हायचे नसते अथवा न व्हायचेही नसते फक्त ते अखंड परिपूर्ण असे जे उरते ती वस्तू म्हणजे आपण होय हेही बोलणे अशक्य होय येथे मौनाचेही कारण नाही आहे नाही केवळ नाहीपणाने तो असतो चंचलाबरोबर निश्चयही निश्चलही घालवून टाकले चंचल स्वभावानेच मिथ्या होते जे मिथ्या असते ते कधीच सत्यत्वाने राहू शकत नाही अनुभव अनुभविता आणि अनुभाव्य ध्येय ध्याता आणि ध्यान ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान अशा जेवढ्या म्हणून त्रिपुटी असतील त्या सर्व चंचलपणात येतात त्या कधीच निश्चल नसतात निश्चलाचे स्मरण करायला गेले की त्याला चंचलत्व येते महत्प्रयासाने आकाशात जायचा प्रयत्न करताच कष्टच होतात जागचे जागी राहायचे ठरवल्यास पृथ्वीवरच राहतो घाण्याचे जनावर चालत राहते त्याला श्रम होतात पण ते रस्त्याला लागत नाही जागच्या जागी राहिल्यामुळे त्याचे चालणे व्यर्थ होय त्याप्रमाणे निश्चलपणाने पाहू लागले की मागाहून पुन्हा चंचलच बनतो म्हणून मिथ्या चंचलाची गोष्टच टाकून देणे बरे ज्याने चंचलाचा त्याग केला त्याच्याही अनुभवतेपणाचाही त्याग केला पाहिजे आता त्यानंतर जे काही उरेल ते काय आहे कोण जाणे ते अनिर्वचनीय आहे जेथे वाणी परतते मनाची किल्ली अप्राप्य असते असे जे श्रुतीने म्हटले आहे ते अगदी सत्य आहे चंचलाचे जे चक्र त्याचा त्याग करून ज्ञाता जेव्हा अभिन्न राहतो त्या स्थितीला निर्विकल्परूप पूर्ण समाधान असे नाव आहे इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निर्विकल्प समाधी प्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ